श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग त्र्याहत्तरावा श्री वसिष्ठ म्हणाले असे राजाच्या मुखातून ऐकून वेदा शांत झाला विचारोचित बुद्धीने त्याने आत्म्याची भावना केली त्याचे मन उपशांत झाले आणि एकांतच अनिंदित आहे असे समजून व असह्य क्षुधेलाही विसरून तो समाधीस्थ झाला हे रामा मी हा तुला वेताळाच्या प्रश्नांचा समूह सांगितला राजाने वर्णन केलेल्या क्रमाने हे जगत चिद्रूप अणूमध्ये संस्थित आहे लहान मुलाच्या भ्रांतीने कल्पलेल्या वेताळ शरीराप्रमाणे चिदणूच्या उदरात असलेले हे जगत विचाराने विलीन होते त्यानंतर जे अवशिष्ट राहते तेच ते पद आहे स्थिर चित्ताने चित्ताचा सर्व बाजूने उपसंहार करून परमात्म्यामध्ये त्याला प्रतिष्ठित कर आणि निरीच्छ व शांत चित्त होऊन राहा हे मननशीला मनानेच मनाला आकाशासारखे स्वच्छ करून एकाच वस्तूमध्ये सर्व वृत्तींचा लय कर त्यामुळे शांतात्मा शांतचित्त व त्यामुळेच समब्रह्मदर्शी स्थिरबुद्धी व असमूढ हो म्हणजे हे प्रारब्धाने प्राप्त होईल त्याचेच अनुवर्तन करणाऱ्या भगीरथ राजाप्रमाणे इतरांना कष्टसाध्य असलेले कार्य ही तुला अनासायाने सिद्ध होईल ज्याचे मन संपूर्ण व शांत आहे ज्याची वृत्ती सर्वत तृप्त आहे व जो आतून सम व सुखमय आत्म्यामध्ये नित्य स्थित आहे त्याचे वांछित अर्थ अत्यंत दुर्लभ जरी असले तरी सगर अंशुमान दिलीप इत्यादिकांना अत्यंत दुर्लभ झालेल्या व सगरपुत्र आणि त्यांनी खंडलेला सागर यांना संजीवन देणाऱ्या मण्याप्रमाणे असलेला गंगावतार शांती तृप्ती समदर्शितादी गुणसंपन्न असलेल्या भगीरथाला अनायासाने जसा साध्य झाला तसे साध्य होतात इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्ध्री सर्ग सर्गः श्रीराम